जिजुई जिजु कण सांग मुजरा की जीजुई जिजू

सशी आज हांव पावल्या येण्याक तुज्या त्रेगून हांव रावल्या जिणी उजवाडाक चालच्या हांवें जिविताची वाचळय सोम्या जिविताची वाचळय सोम्या जेजू ये जेजू ये